उमेदार राम रस्ता घेतो दावत उमेदार रामजीचा रस्ता घेतो दावत डोळे भर भरून किती कितीच पहावं डोळे भर भरून किती कितीच पहावं दुर्मिळ गाव लागा तणू मोती शिंपल्यात दुर्मिळ गाव लागा तणू मोती शिंपल्यात